บุ๊กทู ห้าสิบเอ็ด एकावन्न एक्कावन्न การไปทำธุระ रोजची कामे खरेदी इत्यादी रोजची कामं खरेदी इत्यादी ดิฉันอยากไปห้องสมุด मला वाचनालयात जायचे आहे मला वाचनालयात जायचं आहे ดิฉันอยากไปร้านขายหนังสือ मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे मला पुस्तकांच्या दुकानात जायचं आहे ดิฉันอยากไปแผงขายหนังสือพิมพ์ मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचं आहे ดิฉันอยากยืมหนังสือ मला एक पुस्तक घ्यायचे आहे मला एक पुस्तक घ्यायचं आहे ดิฉันอยากซื้อหนังสือ मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे मला एक पुस्तक खरेदी करायचं आहे ดิฉันอยากซื้อหนังสือพิมพ์ मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे मला एक वृत्तपत्र खरेदी करायचं आहे ดิฉันอยากไปห้องสมุดเพื่อจะไปยืมหนังสือ मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचं आहे ดิฉันอยากไปร้านหนังสือเพื่อจะไปซื้อหนังสือ मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचं आहे ดิฉันอยากไปแผงขายหนังสือ เพื่อจะซื้อหนังสือพิมพ์ मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचे आहे मला चष्म्याच्या दुकानात जायचं आहे ดิฉันอยากไปร้านแว่นตา मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे मला सुपरमार्केटात जायचं आहे ดิฉันอยากไปซูเปอร์มาร์เก็ต मला सुपरमार्केटात जायचे आहे मला बेकरीत जायचं आहे ดิฉันอยากไปร้านขายขนมปัง मला बेकरीत जायचे आहे मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत ดิฉันอยากซื้อแว่นตา मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत मला फळं आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत ดิฉันอยากซื้อผลไม้และผัก मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत ดิฉันอยากซื้อขนมปัง मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचं आहे ดิฉันอยากไปร้านแว่นตาเพื่อจะซื้อแว่นตา मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचं आहे ดิฉันอยากไปซูเปอร์มาร์เก็ตเพื่อจะซื้อผลไม้และผัก मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे मला फळं आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचं आहे ดิฉันอยากไปร้านเบเกอรี่เพื่อจะซื้อขนมปัง मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचं आहे